Thank you. बाजारी भारीच गर्दी वाट काढता अर्धी मुर्गी अहो गेल्या बाजारी भारीच गर्दी वाट काढता अर्धी मुर्गी बावरी भोळी हरणी परंतु न्यारी तुमची करणी अहो मी हो बावरी भोळी हरणी परंतु न्यारी तुमची करणी तुमच्यावर मी गेले भाळून पाह हो पाहता सारखं निहाळून अहो तुमच्यावर मी गेले भाळून पाह हो पाहता सारखं निहाळून